अध्याय एकशे शहाण्णवावा जापकोपाख्यान युधिष्ठिर म्हणाला पितामह आपण मला चार आश्रमांचे धर्म राजधर्म आणि अनेक गोष्टी संबंधाचे इतिहास कथन केले तसेच हे महामते मी आपल्या तोंडून धर्मसंबंधी अनेक कथा श्रवण केल्या आहे आता मला आणखी एक जिज्ञासा उत्पन्न झाली आहे तिज संबंधानेही आपण कृपा करून मला माहिती सांगावी हे भरत कुलोत्पन्न जप करणाऱ्या को लोकांना कोणते फळ मिळते हे आपणाकडून ऐकण्याची माझी इच्छा आहे यास्तव जप करणाऱ्या लोकास कोणते फळ मिळते असे शास्त्रात सांगितलेले आहे व जप करणाऱ्या लोकास कोणत्या गतीची प्राप्ती होते हे मला सांगा आणि हे निष्पाप मला जपाचा विधीही कृपा करून पूर्णपणे निवेदन करा तसेच जप करणारे लोक जो विधी करतात तो काय वेदांत विचारापैकी आहे की योगापैकी आहे अथवा कर्मकांडापैकी आहे की तो ब्रह्मयज्ञापैकीच आहे आणि ज्याचा जप करायचा असे म्हणतात ते तरी काय हे सर्व मला निवेदन करा असे करणे आपणास अशक्य नाही कारण माझ्या समजुतीप्रमाणे आपण सर्वज्ञ आहात भीष्म म्हणाले याविषयी यम काल मृत्यू आणि ब्राह्मण इत्यादिकांचा पूर्वी घडलेला एक इतिहास सांगत असतात तो मी पुढे सांगेन वेदांत आणि योग अशी जी मोक्षवेत्या मुनींनी दोन शास्त्रे सांगितलेली आहेत त्यापैकी वेदांतात जपाविषयी जे विधान आहे ते त्याग करावा असेच आहे कारण जप हे कर्म आहे अर्थातच ते मोक्षप्राप्तीचे सन्निकृष्ट साधन नसल्यामुळे वेदांतदृष्ट्या त्याज्य होय सर्वही वेदवचनांचे परेवसान ब्रह्माचेच ठिकाणी आहे कारण निवृत्ती मार्गावरच त्याचा भर आहे तथापि परंपरेने मोक्षप्राप्तीस जपाचा उपयोग आहे कारण वेदांतदृष्ट्या चित्तशुद्धीचे साधन जप हे आहे आणि योगाचा तर जप हा मुख्य आधारच आहे सारांश समदर्शी मुनींनी वेदांत आणि योग हे जे दोन मार्ग सांगितलेले आहेत त्या दोहोसही जप हा आधारभूत आहे परंतु ब्रह्मसाक्षात्काराच्या कामी मात्र याची साक्षात अपेक्षा नाही राजा वेदांतरूपी मार्ग आणि योगरूपी मार्ग या दोहोसही जप हा कसा आधारभूत आहे हे आम्ही ऐकले आहे तो आधारभूत आहे असे म्हणण्याचे कारण सांगतो ऐक ह्या जपरूपी कर्मास मनोनिग्रह इंद्रिय जय सत्य अग्निसेवा विशुद्ध आहार आणि एकांतवास ध्यान दम कामक्रोधाधिकांचा जय व निग्रह केलेल्या अंतकरणास व्यग्र न होऊ देणे ही अवश्य असावी लागतात व अशा रीतीने जपयज्ञ हा प्रवृत्ती मार्गच होय याच्या योगाने स्वर्गाधिकांची प्राप्ती होते आता निवृत्ती मार्ग पर जप कोणता ते ऐक जप करणाऱ्या ब्रह्मनिष्ठ पुरुषाच्या कर्मबंधनांच्या नाशास कारणीभूत होणारा जो जप तो निवर्तक होय तो करण्याचा प्रकार असा ज्याला स्थूल अथवा सूक्ष्म अशा ध्येय वस्तूच्या आश्रयाची अपेक्षा नाही अशा निवृत्ती मार्गात प्रविष्ट झाल्यानंतर हे मनोनिग्रहादी विधी पूर्णपणे बदलून सोडावे अर्थात प्रवृत्ती मार्गाप्रमाणे काही कामनेच्या उद्देशाने न करिता निष्काम बुद्धीनेच त्यांचे आचरण करावे आपण परब्रह्मच असून हृदयकमलापासून निर्माण झालेल्या व सर्व जगतास व्यापून असणाऱ्या दर्भतुल्य अर्थात मुळाशी स्थूल आणि अग्राशी सूक्ष्म अशा ज्या नाडी आहेत त्याच आपल्याखाली आसनाप्रमाणे आपल्यापुढे हाताप्रमाणे आपल्या मस्तकावर शिखेप्रमाणे असून आपल्या सभोवार व मध्येही त्या नाडी आहेत अशी भावना ठेवावी बाह्य व आभ्यंतर विषयाचा त्याग करावा आणि मनाचा लय मनाच्याच ठिकाणी करून जीव ब्रह्म्यांचे ऐक्य करा ऐक्य करावे हितकारक अशा प्रणवरूपी किंवा गायत्र्यादिरूपी संहितेचा जप करीत ऐक्यबुद्धीने परब्रह्मचिंतन करावे पण पुढे चित्त स्थिर झाले व समाधिनिष्ठता प्राप्त झाली म्हणजे त्या संहितेचा अर्थात जपाचा त्यागच करावा जपबलाने अंतःकरणाची शुद्धी केलेला विचारशक्तीने इंद्रियांचा जय केलेला कोणत्याही प्राण्याशी द्वेष न करणारे जे योगी त्यांच्यासारखी परब्रह्माची प्राप्ती परब्रह्म प्राप्तीची इच्छा करणारा राग मोह आणि सुखदुःखादी द्वंद्वे याचपासून मुक्त झालेला व ज्याला कोणासंबंधाने शोक होत नाही व ज्याची कोठे आसक्तीही नाही अशा पुरुषाला आपण ध्येय म्हणजे परब्रह्म स्वरूपी असल्याचे ज्ञान होते आणि त्यामुळे तो कोणतेही कर्म करीत नाही व त्याला कर्मफलांचाही उपभोग घ्यावा लागत नाही अशी स्थिती होते मनाला अहंकाराचा योग होऊन ते कोणत्याही वस्तूवर जडेल असे करू नये विषयग्रहणाविषयी उद्युक्त होऊ नये कोणाचाही अवमान करू नये कर्माचा सर्वथैव त्यागही करू नये तर ध्यानरूपी कर्माविषयी तत्पर असावे ध्यानाविषयी निष्ठा असावी व ध्यानाच्याच योगाने ब्रह्मतत्वाविषयींचा निश्चय करून ध्येय अशा वस्तूचे ठिकाणी अंतःकरण एकाग्र करावे आणि शेवटी त्या ध्येयाचाही त्याग करावा अर्थात निर्बीज अथवा असंप्रज्ञात समाधी करावा अशा स्थितीत योगजन्य फलाची इच्छा न करता जो मनुष्य लोकांतरगमनास साधनीभूत अशा लिंग शरीररूपी प्राणाचा त्याग करतो त्याला निर्बीज समाधीजन्य जे रूपी सुख त्याची प्राप्ती होते पण त्या ठिकाणी जाऊन ब्रह्मसुखाचा अनुभव घ्यावा अशीही ज्याची इच्छा नसेल तो देवयानरूपी मार्गावर निष्ठा असलेला पुरुष संसारातून पार होऊन जातो अर्थातच त्याचा कोठेही जन्म होत नाही तर आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे आत्यंतिक अशाच मोक्षाची प्राप्ती व्हावी असा उद्देश असल्यामुळे सर्व वासना आणि जरामरणादी अवस्था यांचा नाश होऊन तो खंड अशा परब्रह्माचे ठिकाणीच लीन होऊन जातो सारांश ज्याप्रमाणे प्रवृत्ती मार्गात स्वर्गप्राप्तीला <clears throat> त्याचप्रमाणे निवृत्ती मार्गातही चित्तशुद्धीद्वारा प्राप्तीला जप हा कारणीभूत आहे ओम तत्सत